चिटणीस आज सकाळीच आम्ही तुम्हाला कोकणातले जिवाजी विनायक सुभेदार यांना एक पत्र लिहायला सांगितलं होतं ते झालंय का लिहून उद्या सकाळीच रवाना करायचंय छत्रपती शिवाजी महाराजांनी असं विचारलं आणि चिटणीस सटपटले महाराजांना काय उत्तर द्यावं हे न कळाल्यानं ते गोंधळले महाराजांचा स्वर थोडा त्रासिक दिसत होता रात्रीची वेळ होती रायगडच्या सदरेवर तेवणाऱ्या समयीच्या प्रकाशात बसून चिटणीस बाळाजी औजी चित्रे आपलं चिटणीसी कामकाज पाहत होते छत्रपती शिवाजी महाराजांची चिटणीसी म्हणजे काही साधं सुद्धा काम नव्हतं दिवसातले सोळा ते अठरा तास स्वतः महाराज न थकता सलग काम करायचे मग चिटणीसालाही तेवढाच वेळ सलग काम करावं लागायचं सगळ्या गडकोटांचा व्यवहार बघायचा महत्वाच्या पत्रांना उत्तर द्यायची महाराजांच्या वतीनं व्यापारी जकातीच्या पत्रव्यवहारांना उत्तर देणं इत्यादी अनेक कामांना तोंड द्यावं लागायचं आज तर बाळाजी औजींना इतकं काम होतं की गेल्या बऱ्याच वेळापासून त्यांना पाय मोकळे करायला ही सवड मिळाली नव्हती महाराजांनी ते पत्र आज त्यांना सकाळीच लिहायला सांगितलं होतं लांबलचक मसुदा होता पण प्रचंड कामाच्या रगाड्यात आता लिहू मग लिहू म्हणत म्हणत फार रात्र झाली होती पण पत्र सकाळी पाठवायचं होतं दहाच मिनिटात त्यांनी ते लिहिलं असतं म्हणून त्यांनी महाराजांचा नूर पाहून चाचत म्हणाल महाराज तयार आहे कच्चा मसुदा महाराजांनाही आश्चर्य वाटलं त्यांनी अनेक मुद्दे बाळाजींना सकाळी सांगितलेले होते बरच लांबलचक पत्र तयार होणार होतं सगळे मुद्दे बरोबर आहे का नाही हे पडताळून पाहण्याची गरज होती तेव्हा महाराजांनी आज्ञा केली चिटणीस मग दाखवा वाचून कच्चा मसुदा बाळाजी आऊजी सटपटले पण त्यांनी हजार जबाबी दाखवत आपल्या दप्तरातून एक कागद काढला आणि मोठ्या आवाजात ते पत्र वाचून दाखवू लागले अखंडित लक्ष्मी आलंकृत सकल गुणालंकार असा सगळा मजकूर अस्खलितरित्या ते सनासन वाचू लागले महाराज अगदी खुश होऊन मान डोलावत होते या चिटणीसांनी आपला प्रत्येक मुद्दा अगदी मनाजोगता लिहिला आहे सकाळचं आपण सांगितलेलं सगळंच्या सगळं लक्षात घेऊन हे पत्र तयार केलं आहे चिटणीस धडाधड पत्र वाचत होते आणि आता ते पत्र वाचून संपतही आलं होतं पण कोणाऱ्यात उभा असणारा नेहमीचा मशालजी आता विचारात पडला होता आईला आज या चिटणीसाला घुबड्याचं डोळं फुटलं की काय एवढ्या मंद उजेडात धडाधड वाचतय म्हणून आपली मशाल घेऊन तो चिटणीसांच्या जवळ जाऊन उभा राहिला पत्रावर आपल्या मशालीचा उजेड धरला पण पत्र कोरच होतं आईला चिटणीस तर कोरच पत्र वाचतय हे पाहून त्याला भान न राहून तो खुदकन हसला पण महाराज समोर आहेत हे पाहून त्यानं आपलं हसू दाबलं पण चाणाक्ष महाराजांच्या लक्षात ते आलंच ते गरजले इथं एवढा गंभीर मामला आणि तुम्ही हसताय काय झालं माफी माफी महाराज पण या चिटणीस कोरच पत्र वाचत्या ती म्हणून महाराजांनाही आता उत्सुकता वाटली त्यांनी तो कागद त्यांच्या हातातून घेतला आणि उलटून पालटून पाहिला तो कागद खरोखरच कोरा होता आता महाराजही हसू लागले सदरेवरची सगळीच मंडळी हसू लागली महाराजांनी बाळाजींच्या बुद्धिमत्तेची स्मरणशक्तीची खूप तारीफ केली चिटणीस बाळाजी औजी चित्रे हा माणूस स्वराज्याच्या सेवेत कसा आला याबद्दलची कहाणीही मोठी अद्भुत आहे बाळाजी औजीच्या वडिलांचं नाव औजी हरी चित्रे मुरुड जंजिराच्या किल्ल्यात असणारा किल्लेदार सिद्धी या जंजिराच्या मदतीनं कोकणपट्टीच्या उत्तर भागावर राज्य करायचा सिद्धी हे मूळचे ऍबसिनिया देशाचे कृष्णवर्णीय हापशी लोक पण इथं येऊन ते राज्यकर्ते बनले होते अत्यंत क्रूर जंगली धर्मवेडे हे लोक होते पण औजी चित्रेला जंजिऱ्याच्या किल्लेदार सिद्धी हजीब खान पत्ते खान यानं आपला कारभारी प्रमुख दिवाण म्हणून नेमलं आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि प्रामाणिकतेच्या जोरावर लवकरच औजी चित्रे हजीब खानचा सगळ्यात विश्वासू माणूस मुख्य कारभारी बनला औजी चित्रेंचा भाऊ खंडोजी हरी हाही सिद्धीच्या सेवेत होता आता हजीब खान फतेह खान प्रत्येक गोष्टीत औजी हरिचित्रेचा सल्ला घेऊ लागला होता धर्मवेड्या क्रूर मालकाची सेवा करत असतानाही त्यानं आपल्या भागातल्या लोकांना जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला त्यानं हजीब खान फत्ते खानाला सांगून इतर सिद्धी मंडळींद्वारे जनतेवर होणारे जुलूम कमी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे बाकीचे सिद्धी मुसलमान कारकुन सरदार ह्या काफर औजीवर फार चिडून होते पण हजीब खानाचा या माणसावर फारच विश्वास असल्यानं आणि हा अत्यंत प्रामाणिक असल्यामुळं त्यांना याचा काटा काढण्याची संधीच मिळत नव्हती साधारणतः सोळाशे पस्तीस चाळीसच्या आसपास हजीब खान फत्ते खानचा मृत्यू झाला आणि हजीब खानच्या बेगमेनं राज्यकारभार सांभाळला हजीब खान फत्ते खानचा मुलगा बजाज खान बाबजी खान हा वयानं छोटा होता हजीब खानच्या बेगमेचा औजी हरीवर फार विश्वास होता तीही आऊजी हरीच्या सल्ल्यानं संपूर्ण कारभार बघायची त्यामुळंच सगळे सिद्धी सरदार आणि मुस्लिम कारकून या काफर आऊजीचा बदला घेण्याची संधी पाहत होते आऊजी चित्रेंच्या पत्नीचं नाव होतं रखमा उर्फ रुक्मिणी त्यांना बाळाजी श्यामजी आणि चिमनाजी अशी तीन मुलं होती बाबजी खान हा जवळपास वीस पंचवीस वर्षांचा झाला हा बाबजी खान अत्यंत व्यसनी आणि उर्मट स्वभावाचा होता पण तो आऊजी चित्रेला मान द्यायचा आऊजी चित्रेची जेजुरीच्या खंडोबांवर फार श्रद्धा होती बरीच वर्ष त्यांना जेजुरीला जायला मिळालं नव्हतं तेव्हा त्यानं महिन्याची सुट्टी काढली आणि सपरिवार आवजी हरी जेजुरीला दर्शनाला गेला आणि इकडं त्याच्या दुश्मनांचं फावलं त्यांनी त्या काळात बाबजी खानचे कान चांगलेच भरवले हा काफर आवजी तुझं हित कधीही बघणार नाही त्याशिवाय योगायोगानं त्यावेळीच जवळ शिवाजी महाराजांची आदिलशाही फौजांशी लढाई झाली आणि ह्या सिद्ध्यांनी इकडे जंजिरात अशी अफवा उठवली की औजी चित्रे हा शिवाजी महाराजांना जाऊन मिळाला त्यांना आतून फितूर झाला आणि त्यानं विरुद्ध कट केला आहे आणखी एक दुर्दैवी योगायोग असा घडला की अतिव्यसनामुळे बाबजी खान त्याचवेळी नेमका आजारी पडला अंथरुणाला खेळला आणि ह्या बाकीच्या हापशांचं फावलं त्यांनी सांगितलं की ह्या काफीर आवजीनं तुझ्यावर त्यांचा देव खंडोबा जादूटोना करून सोडला आहे त्या हापशांनी एका मांत्रिकाला पडून असंही बापजी खानला सांगायला लावलं की आवजीला मारल्याशिवाय तुझी तब्येत चांगली होणारच नाही त्याचा जादूटोणा उलटणारच नाही बापजी खानची तब्येत दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडतच गेली आणि मग तर त्याची खात्रीच पटली की काफर आवजीनच त्याच्यावर देव घातला आहे आपल्या विरुद्धच्या कट कारस्थानाची कुठलीही कल्पना नसलेले औजी आणि खंडोजी जेव्हा जंजिरात आले तेव्हा त्यांना साखळ दंडांमध्ये जखडलं गेलं त्या दोघांचं काहीही म्हणणं ऐकून न घेता त्यांना पोत्यांमध्ये घालून जंजिराच्या बुरुजांवरून समुद्रात फेकण्याची आज्ञा दिली गेली औजींची बायको रुक्मिणी आणि त्यांच्या तीन पोरांना इराण मस्कतला गुलाम म्हणून विकायला सांगितलं गेलं मूर्ख क्रूर मालकाची सेवा केल्याचं चांगलंच फळ इमानदार औजीला मिळालं होतं एकाच दिवसात होत्याचं सगळं नव्हतं झालं होतं औजी हरी आणि खंडोजी हरी यांना पोत्यात बांधून जलसमाधी देण्यात आली तर रुक्मिणीला आणि तिच्या तीन मुलांना गुलामांच्या व्यापाऱ्याकडे सोपवण्यात आलं व्यापाऱ्यांनी या सगळ्यांना जहाजावर चढवलं आणि इराण मस्कतकडे पाठवून दिलं पण रुक्मिणी आणि तिच्या तीन मुलांचं नशीब ह्यावेळी बलवत्तर होतं समुद्रात त्यावेळी फार मोठं वादळ झालं आणि नायलाजानं त्या गुलामांच्या व्यापाऱ्याला राजापूर बंदराचा आश्रय घ्यावा लागला जहाजाचं त्या वादळात खूप नुकसान झालं होतं म्हणून जहाजाची दुरुस्ती करणंही गरजेचं होतं त्यासाठी महिना पंधरा दिवस राजापूरला थांबणंही भाग होतं सुदैवानं राजापूर म्हणजे औजी हरिचित्रेंची सासूरवाडी होती हे रुक्मिणीचं माहेर होतं तिचे भाऊ लिंगोजी शंकर तुंगारे आणि विसोजी शंकर तुंगारे हे मोठे कारभारी होते आणि ती एक बऱ्यापैकी श्रीमंत आसामी होती रुक्मिणीनं आपली सोडवणूक करा असा कसा तरी निरोप आपल्या भावांकडे पाठवला लिंगोजी शंकर तुंगारे आणि विसोजी शंकर तुंगारे यांनी तातडीनं त्या व्यापाऱ्यांशी वाटाघाटी करून त्याला भरपूर पैसे देऊन आपल्या बहिणीची आणि भाच्यांची सुटका करून घेतली त्यांना आपल्या घरी आणलं रुक्मिणी आणि तिची तीन मुलं आपल्या भावाच्याच आश्रयानं राहिली बाळाजी जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याला आदिलशाही ठाणेदाराकडे कारकुनाची नोकरी मिळाली मोत्यासारखं सुंदर अक्षर आणि तल्लक बुद्धिमत्तेमुळं त्याला चांगलाच मान सन्मान मिळालेला होता पण आपल्या वडिलांनी आयुष्यभर इमानदारीनं मुस्लिम मालकाची सेवा केली पण शेवटी फळ म्हणून मृत्यूदंडच मिळाला बाळाजीला शिवाजी महाराजांचा नावलौकिक ऐकून ठाऊक होता शिवाजी महाराजांच्या सेवेत जाण्याची त्याची इच्छा होती म्हणून त्यानं गुप्तपणे शिवाजी महाराजांना पत्र पाठवून आपल्याला सेवेत घ्यावं अशी विनंती केली डिसेंबर सोळाशे च्या महिन्यात शिवाजी महाराजांनी राजापूरवर छापा टाकला पन्हाळ्याच्या वेळी आपल्याशी गद्दारी करणाऱ्या इंग्रजांची वखार खंडली पूर्णपणे लुटली त्यासोबतच राजापूरला आल्यानंतर महाराजांच्या लक्षात बाळाजी औजीही होते त्यांनी बाळाजी औजीला आणायला काही शिपाई पाठवले बाळाजीनं आपण शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं आहे हे घरात कुणालाही सांगितलं नव्हतं म्हणून बाळाजीला शिवाजी महाराजांकडे नेताच रुक्मिणी घाबरली तिचे भाऊ लिंगोजी आणि विसोजीही घाबरले ते तिघही मागून धावतच आले आपल्या पतीसोबत जे झालं तसंच काही आपल्या मुलासोबत होईल अशी त्या माऊलीला भीती वाटली रुक्मिणीनं शिवाजी महाराजांचे पाय धरले पदर पसरला आणि आपल्या मुलाच्या प्राणांची भीक मागितली पण महाराजांनी तिला उठवलं आणि महाराज तिला प्रेमानं म्हणाले माऊली तुम्हाला ही जशी तीन मुलं तसंच मलाही तुम्ही चौथं मूल समजा आणि स्वराज्याच्या कामाला मलाही तुमची तीनही मुलं द्या महाराजांनी रुक्मिणीला साडी चोळी तिच्या भावांना धोतर जोड्या आणि सगळ्यांना सोन्याच्या मोहरा दिला आणि मग महाराजांनी बाळाजी श्यामजी आणि चिमनाजी हे तिघही बंधू स्वराज्याच्या सेवेत रुजू करून घेतले नंतरच्या काळात श्यामजीनं महाराजांची फडणविशी सांभाळली तर रायगडच्या कारखानीसपदी नंतर चिमणाजींची नेमणूक झाली होती सोळाशे त्रेसष्ट साली महाराजांनी बाळाजीला पालखीचा मान दिला आणि चिटणीसी दप्तर दिलं चिटणीस म्हणजे महाराजांचा पर्सनल सेक्रेटरी त्यामुळं बाळाजी औजींचं महाराजांसोबत नेहमीच असणं क्रमप्राप्तच होतं बाळाजी औजींनी आपल्या तल्लक बुद्धिमत्तेच्या जोरावर गोड बोलण्याच्या जोरावर आणि राजकीय मुत्सद्देगिरीच्या जोरावर अनेक कामांना तडीस नेलं रात्रंदिवस झटून स्वराज्याला बरबराटीला आणण्यामध्ये मोलाचा हातभार लावला महाराज त्यांच्यावर फार प्रसन्न होते महाराजांनी त्यांना पालखीचा मान तर दिलाच होता पण त्यासोबत दाभोळची देशमुखी आणि कर्यातीही दिली बाळाजी औजींच्या बुद्धिमत्तेची गोड बोलण्याची आणि राजकीय मुत्सत्तीगिरीची खरी कसोटी लागली ती महाराज आग्र्याला कैदेत असताना महाराजांना आग्र्याच्या कैदेतून सोडवण्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेचं जे कसब बाळाजी आऊजी चित्रींनी दाखवलं त्याला तोड नाही वेगवेगळ्या मुघल अधिकाऱ्यांना नजराने रोख रकमा देऊन गोड गोड बोलून आपल्या बाजूने वळवण्यात बाळाजी औजींनी फार मोलाची भूमिका बजावली होती बादशाहच्या आतल्या गोटातली माहिती काढण्यासाठी बहिर्जी नायकांना मार्गदर्शन करण्याचं महत्वपूर्ण काम बाळाजी औजींनी केलं होतं नंतर महाराजांच्या राज्याभिषेक वेळीही त्यांनी फार धावपळ करून महाराजांची संपूर्ण वंशावळ उपलब्ध केली होती महाराणी येसुबाईंचाही बाळाजींवर फार विश्वास होता शिवाजी महाराजांच्या दुर्दैवी निधनानंतर ज्यावेळी संभाजी महाराजांना कैद करण्याचा आदेश काढण्याचं पत्र सोयराबाईंनी आणि अण्णाजी दत्तोनं त्यांना लिहायला सांगितलं त्यावेळी बाळाजी औजींनी स्पष्टपणे नकार दिला कटवाल्यांनी त्यांना अगदी धमक्याच दिल्या होत्या म्हणून त्यांच्या मोठ्या मुलाला औजीला पत्र लिहावं लागलं होतं पण दुसऱ्यांदा जेव्हा कटवाल्यांनी शहजादा अकबराला पत्र लिहून संभाजी महाराजांविरुद्ध डाव रचला तर त्यावेळी तर बाळाजींना अगदी जीवाच्याच धमक्या दिल्या होत्या त्यावेळी बाळाजींनी दोन पत्र लिहिली एक पत्र अकबरासाठी आणि दुसरं पत्र संभाजी महाराजांसाठी संभाजी महाराजांना देण्यासाठी लिहिलेल्या पत्रामध्ये बाळाजी औजींनी या सगळ्या कटाची संपूर्ण विस्तृत माहिती संभाजी महाराजांना लिहून सावध करण्याचा प्रयत्न केला होता पण दुर्दैवानं संभाजी महाराजांच्या हाती अगोदर अकबराला लिहिलेलंच पत्र पडलं आणि त्यांनी सगळ्या कटवाल्यांना हत्तीच्या पायी देण्याची आज्ञा दिली कवी कलश आणि बाळाजी औजी यांच्यामध्ये सुप्त वाद होता त्यामुळं बाळाजींवरच्या आरोपाची पूर्णपणे शहानिशा न करताच बाळाजी औजी त्यांचा मोठा मुलगा औजी बाळाजी आणि भाऊ श्यामजी औजी या तिघांनाही हत्तीच्या पायाखाली गडबडीनं घालण्यात आलं ज्या दिवशी बाळाजींना देहांत प्रायशित देण्यात आलं त्याच्या दुसऱ्या दिवशीच संभाजी महाराजांनी बाळाजींनी त्यांना लिहिलेलं पत्र वाचलं त्या गुप्त पत्रात बाळाजींनी सगळ्या कटाचा उलगडा केला होता संभाजी महाराजांना सावध राहण्याची विनंती केली होती आपल्याला ओलीस धरून आणि जीवाची धमकी देऊन आपल्याकडनं बळजबरीनं पत्र कसं लिहून घेतलं हेही त्यात वर्णन केलं होतं पण घात झाला होता आता काही उपयोग नव्हता कारण ह्या वेळेपर्यंत श्यामजी औजी बाळाजी औजी आणि त्यांचा मोठा मुलगा औजी बाळाजी या तिघांनाही हत्तीच्या पायाखाली चिरडून मारण्यात आलं होतं दुसऱ्या दिवशी संभाजी महाराजांना फार पश्चाताप झाला त्यांच्या हातून एक फार मोठी चूक झाली होती दुसऱ्या दिवशी महाराणी येसुबाई राजांवर फार रागावल्या पण आता उपयोग नव्हता एक स्वामीनिष्ठ रत्न विनाकारण बळी गेलं होतं यानंतर स्वतः संभाजी महाराजांनी औंढा पाली सुधागड इथं जाऊन बाळाजीच्या छत्रीचं समाधीचं निर्माण केलं दाभोलचं देशमुख आणि कर्याती पुन्हा खंडो बल्लाळांना म्हणजे बाळाजींच्या मुलाला दिली आणि मोठ्या सन्मानानं खंडो बल्लाळाला नंतर चिटणीशी वस्त्र दिली मित्रांनो आपल्या स्वामीनिष्ठ वडिलांसारखंच म्हणजे आवजी हरिचित्रेंसारखंच स्वामीनिष्ठ बाळाजी आवजी यांचा मृत्यूही आपल्या मालकाच्या गैरसमजुतीमुळे व्हावा हा एक फार दुर्दैवी योगायोग होता मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद